कोल्हापूरला बगल देऊन सह्याद्रीचा एक फाटा उगवतीच्या अंगानं पुढे आलेला दिसतो देशावर येणारी ही डोंगरमात्याची आडवी रांग पडून पक्क्या खडीचा एक रस्ता आत घुसतो एक मोठी चढण चढून वर जातो आणि डाव्या अंगाच्या डोंगराभोवती वळसे घेत खाली उतरतो या रस्त्याच्या उजव्या अंगाला सखल भाग लागतो आणि या सखल भागातून असंख्य घडी धावताना दिसतात डोंगराभोवतीने वळसे घेत जाणाऱ्या या रस्त्यावरून खाली बघितलं म्हणजे कोळ्यानं विणलेल्या जाळ्याचा भास होतो पावसाळ्यात डोंगरावरून धावणारं पाणी या घळीत उडी घेतं आणि बाजूची रानं काकरत वाहू लागतं दर वर्षाला त्यांचं वळण बदलत जातं उन्हाळ्यात ओस पडलेल्या या घळी भकास दिसतात धरणीकंप होऊन जागजागी जमीन तुभंगावी अशी कळा त्यांना आलेली असते डोंगराची ही आडवी रांग फोडून वळसे घेत आत घुसणाऱ्या या रस्त्यालाच आलत्याची खिंड असं म्हणतात या खिंडीत भर दिवसाही वाटमारी करता येते डाव्या अंगाच्या डोंगरीतील झाडीत दबा धरून बसलं म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला लांबवर नजर टाकता येते एकटका गडी किंवा एकटकी गाडी येताना दिसली म्हणजे मागे पुढे कुणी नाही असं पाहून अचानक घाला घालता येतो आणि खिंडीत गाठून अशी लुटमार केली की लगेच उजव्या अंगाच्या कोणत्याही एका घळीतून हा म्हणता पसार होता येतं पुरुष दोन पुरुष कुलीच्या या चिंचोळ्या घळी वाकड्या तिकड्या पळत जातात माणूस एकदा घळीत शिरला म्हणजे तो दिसेन असा होतो जादू व्हावी तसा तो घडीच्या पोटात गडप होऊन जातो पाठलाग करणारी पोलीस तुकडी बंदुकीच्या फेरी झाडत वर उभी राहिली तरी घळीत शिरलेला माणूस खुशाल बार ऐकत पुढे जाऊ लागतो बंदुकीच्या गोळीचं भय वाटत नाही घळीत उतरून पाठलाग करावा तर तेही शक्य होत नाही घळीत उतरायचं तर चक्रविवाह सापडल्यासारखं होतं बघावं तिकडे घळीच दिसू लागतात आणि तसंच पाठलाग करीत पुढे जावं तर कोणत्या वाटेनं बाहेर पडावं हेही असे होतं अशा या खिंडीच्या उजव्या अंगाला पुरुष दोन पुरुष खुलीच्या असंख्य घळी पसरले आहेत त्यांचं एक जाळच विणलेलं आहे आणि डाव्या अंगाला डोंगर माथ्यावर लावरिंग रामलिंग धुळोबाची जागती दैवत आहेत उजव्या अंगाला जिथे या घळी दिशेनाशे होतात तिथं बाहुबलीच्या प्रचंड डोंगर आपल्या पोटात भुयारेला लपून निवांत बसून आहे बाहुबलीच्या या डोंगरावर जैनांचं मंदिर आहे आणि या मंदिराशेजारीच एक प्रचंड अमृवृक्ष आहे अनेक डोळी उभा असलेला हा अमृवृक्ष आसपासच्या पंधरा वीस खेळ्यावर पहारा करीत आहे असं वाटतं ही आळत्याची खिंड जिथं संपते तिथे विसाव्याला डाव्या अंगाच्या डोंगराला लागूनच एक बन लागतं या बनाला कल्लोबाचं बन असं म्हणतात या कल्लोबाच्या बनासमोरच थोड्या अंतरावर एक लहानसं गाव दिसतं गावची शेती थेट कल्लोबाच्या बनापर्यंत येऊन भिडलेली आहे डोंगराच्या कुशीतलं हे गाव ही शेती उसाचे फड घमघमणारी हळद हिरवेगार पाणमळे आणि कल्लोबाचं बन हा सगळाच टापू अतिशय रमणीय दिसतो भर उन्हात सुद्धा डोळ्यांना गारवा वाटतो डोळे भरून पाहत राहावं असं वाटतं कल्लोबाच्या या बनात आंबा पळस करंजी खैर हिरडा साग आणि अंजन कांचन करवंदी यांची हिरवी गर्द झाडी दिसते अठरा महिने चोवीस काळ हिरवा रंग हे लावताना दिसतो डोळ्यासमोर हिरवा रंगाचा समुद्र पसरावा तसा उन्हाळा पावसाळा बाराही महिने हा हिरवा रंग हिरवाच दिसतो म्हणून त्याला वन असं म्हटलं जातं दमून भागून आलेला वाटसरू खिंडीतून बाहेर आला म्हणजे हे बन बघून त्याला जरा टेकावं असं वाटतं पायाखालचा रस्ता सोडून जरा चार पावला चालून आत गेलं म्हणजे वाहत्या खळखळणाऱ्या झऱ्यांचं ताजं पाणी प्यायला मिळतं हा झरा बघूनच कल्लोबा तिथं टेकला असावा आणि एकदा पाण्याची चव बघितल्यावरच जागचा हल्ला नसावा अंजन कांचन करवंदीच्या त्या हिरव्यागार झाडीत साऱ्यांच्या उगमाजवळच झऱ्याच्या उगमाजवळच कल्लोबानं आपलं आसन ठोकलेलं आहे आणि देवाच्या सोबतीला कोणीतरी जवळ असावं तसं हे गाव समोरच वसलेलं आहे आलत्याच्या या खिंडीच्या आसपास रामलिंग धुळोबा बाहुबली या डोंगर माथ्यावरील झाडीतून चोर दरोडेखोरांचा वावर असूनही गेल्या काही वर्षात या गावाला कधी कुणाचं भय वाटलं नव्हतं कधी घरपोटी झाली नव्हती कधी रणातल्या पिकाला धक्का लागला नव्हता काळजी करायचं कधी कारणच पडलं नव्हतं कारण गावच्या पाटलाचा दरारा जसा गावावर होता तसाच तो डोंगरावरही होता आणि म्हणून डोंगरातला फरारी डोंगर उतरून कधी या गावात येत नसे त्याची भाकरी ना झाली शिकार साधेना झाली तर मात्र डोंगर उतरून खाली यायचे आणि थेट वाड्यात जाऊन उभं राहायचं असा एखादा फरारी रात्री इरेचं वाड्यात आला आणि मुजरा करून उभा राहिला म्हणजे पाटलांना तो का आला हे आपसुकून जायचं तो न बोलताच त्याची सगळी सोय व्हायची दोन चार दिवसांचं एकदम कचकून जेवून घ्यायचं आणि पुन्हा मुजरा करून पसार व्हायचं तशीच कसली नड असली तर ती बोलून दाखवायची पैसा अडका पाहिजे असला तरी सळ मागून घ्यायचा पण डाका घालायचा वाकडा विचार कधी मनात आणायचा नाही निदान या गावापुरता असा त्यांचा करार होता आणि गेली कैक वर्ष तो चालत आला होता गावाच्या उशा पायथ्याला चोर दरोडेकरांची वस्ती असूनही गाव सुखरूप होतं उलट गावाची राखण होत होती अजून मधून खिंडीत लुटमार हो-, होत असली तरी त्याची झळ कधी गावाला लागली नव्हती चुकून माकून काही झालंच तर पाटील ते निसराला समर्थ होते जरा सुगावा लागला म्हणजे एकेकाला ते वाड्यावर बोलावून घेऊन हजेरी घेत बस सगळं इथंच संपत होतं तक्रार कधी पोलिसापर्यंत जात नव्हती आणि पाठीला भाकरी बांधून साक्षीसाठी कुणाला पेट्याला हेलपाटे घालावे लागत नव्हते तांबड्या निळ्या हिरव्या अशा रंगीत काचा असलेली बंद टपा टापाची सारवट गाडी खिंडीत दिसली की टेहणी करायला झाडीत दबा धरून बसले गुन्हेगार बेताना डोंगर उतरून खाली आडव्या रस्त्यावर येत आणि गाडीवर झडप घालण्याऐवजी रस्त्याच्या एका कडेला रांगेत उभे राहून मुजरा करीत त्याने असा मुजरा केला की सारवट गाडी उभी राही आणि सुवानराव पाटील तोंड बाहेर काढून त्यांना हसत म्हणत बास झालं की लेखानू अजून पोट भरलं नाही वय पाटलाने असं विचारलं म्हणजे तोंडावर हसू आणून ते लोक नुसते हात जोडून उभे राहत आणि आपुलकीने गाडीभोवती गोळा होत पाटील त्यांना खबरवाच विचारे त्यांची थोडी इकडची तिकडची चौकशी करीत आणि अशी एक घटकावर बातचीत झाली म्हणजे गाडी पुन्हा चालू लागे असं हे नातं जोडलेलं होतं आणि वर्षानुवर्षे हे असंच चालू होतं असंच चालणार होतं दिवस मावळ्याला सारे संधी शिपाई नेहमीप्रमाणे वाड्यावर आले शंभर आखणी टोलेजंग दगडी वाड्याच्या दर्शनी चौकात येऊन एका रांगेत उभे राहिले खांद्याला शिंग लावून गावचा गुरवही येऊन उभा राहिला हातात शिंग घेऊन एका कडेला उभा राहिला दर्शन दरवाजाकडे पाठ करून सगळे समोर सोप्याकडे बघत राहिले एकटक नजरेत बघत राहिले रोजच्या मुजऱ्याची वेळ झाली होती आणि सगळेच पाटलांची वाट पाहत राहिले एवढ्यात बाजूच्या बैठकीच्या खोलीतून पाटील समोरच्या दालनात आले खाली मान घालून आतनं बाहेर आले आणि मान वर न करता तसेच खुर्चीवर बसून राहिले आर देऊन रंगवलेला भगवा फेटा आज नीट बांधलेला दिसत नव्हता कसा बसा नुसता डोक्यावर ठेवल्यासारखा तो दिसत होता पाटलांची नजर खालच्या भुईवर खिळून होती आणि हातांची बोट चुळगुळ करताना दिसत होती खालचा ओठ दातात धरून पाटलांनी कशी बशी वर केले आणि गुरुवाने शिंग फुंकलं खाली वाकून सगळ्यांनी मुजरा दिला पाटलांनी मुजरा घेताना वर केलेला एका हात एकाएकी छातीला लावून आपल्या दोन्ही पायांना तणावा दिला आणि एक मजबूत भिंत कोसळावी तसे खुर्चीवरून ते खाली कलंडले दोन्ही हाताने छाती चोळीत ते तडपडत राहिले मुजऱ्यासाठी खुर्चीवर बसले पाटील एकाएकी असे कोलमडले आणि चौकातले सारे संधी धावून जवळ गेले भोवतीनं गराडा घालून उभे राहिले पाटील पाय झाडत होते आणि तोंडाने आचके देत होते त्यांच्या अंगाला हात लावून काय झालं हे विचारण्याचा धीर कुणालाच होत नव्हता गराडा घालून उभे राहिले संधी नुसते पाहत उभे राहिले होते त्यांच्या तोंडचं पाणीच पळालं होतं आणि हातापायानं वारं गेल्यासारखं धड उभंही राहता येत नव्हतं सगळ्यांचेच हातपाय लटपट कापू लागले शंभर आखणी चिरेबंद वाडा पायाखाली डसमळत होता पाटलाने एक वार मान वर करून सगळ्यांच्या तोंडाकडे बघितल्यासारखं केलं आणि एकाएकी ते भुईला डब पडले पुन्हा त्यांनी जरा मान वर केले आणि भाटकन रक्ताची एक उलटी झाली भुईवर पडलं ते रक्त बघून साऱ्या समध्यांनी ठाव सोडला वाड्यात पळापळ सुरू झाली पायाखाली एक सुंग लागावा तसा सगळा वाडा हजरला एक दोघे जण सरड्यासारखे धावत बाहेर पळाले गावात जिकडे तिकडे निरोप गेले आबा कुलकर्णी अनुमानी पायानेच धावत आले गावचे वैद्य लकू भटजीही पळत आले पाटलांचा हात हातात घेऊन मनगडाजवळची नाडीचाच पडत ते बसून राहिले सगळ्यांच्या नजरा लखू भटजीवर खिळून राहिल्या भटजींना नाडी सापडत नव्हती आणि सगळ्यांचीच तारांबळ उडाली होती मान वर करून भटजी काही बोलत नव्हते हातपाय पसरून पाटील निश्चित पडून होते पाटलींबाईंच्या तोंडचं पाणी पळालं होतं थरथर त्या अंगानं पाटलांचं डोकं धरून त्या नुसत्या बसून होत्या लकू भटजींकडे नुसत्या पाहत राहिल्या होत्या त्यांची वाचाच गेल्यासारखी झाली होती काही विचारायला त्यांच्या तोंडावाटे शब्दच बाहेर येत नव्हते तोंड उघडलं तरी शब्दच फुटत नव्हता आबा कुलकर्ण्यांना काय करावं हे कळत नव्हतं त्यांचा सगळा धीरच की कसल्यासारखा झाला होता पण ते गावचे कुलकर्णी होते सुभानराव पाटलांचे उजवे हात होते त्यांना असं गप्प राखून चालणार नव्हतं एकाएकी मान करून वर करून त्यांनी समध्यांकडे पाहिलं आणि ते म्हणाले नाईक जी गाडी जोडा त्याबरोबर नाईक दालनातनं चौकात गेला चौकात गडी माणसांचा घोळका तोंड बसला होता नायकांचा इशारा मिळताच गडी धावत गेली आणि हा हा म्हणता मैसुरी खिल्लारी जोडी वाड्याबाहेर येऊन उभी राहिली सारवट गाडी जोडून तयार झाली मैसुरी खोंड रेसच्या घोड्यासारखे उंच आणि लांब चढक होते त्यांच्या पायाच्या नख्या खोबऱ्याच्या वाट्यासारख्या होत्या पळाऊ खुंडांना रोज काळ्या कुलतीचा खुराक होता आणि अंगात रग होती रोजच्या तालमीने त्यांचा दम वाढलेला होता आणि चपळायची वीज नुसती खेळत होती हातातले कासरे जरा ढिले सोडले म्हणजे पाय जमिनीवर ठरत नव्हते उचकण्याचं कारण पडत नव्हतं चार ते पाच मिनिटाला एक महिलाचं अंतर कापण्याची कुवत त्यांच्यात होती खोंड चौक सोडले असते तर हा हा म्हणतात तासाभरात गाडीनं कोल्हापूर गाठला असतं एक मोटार करून जावं असं त्यांना जाता आलं असतं आबाने हाच विचार करून गाडी जोडायला लावली होती घाईनं कोल्हापूरला जावं थोरल्या दवाखान्यात जाऊन चांगला इलाज करावा सरवट बाहेर तयार होती मैसुरी खिल्लारी जोडी वाट बघत राहिली होती